शांत वाहणारी लाट बरंच सांगून जायची शांत वाहणारी लाट बरंच सांगून जायची कधी उफाळून तर कधी मौनानं बिलगून घ्यायची ए काही म्हण आजही तू तितकीच आठवते मला ए काही म्हण आजही तू तितकीच आठवते मला अन आपण भेटायची जागा तुला विसरूनच देत नाही साला मला नाही आवडत माझ्या एकटेपणाचा करायला दिखावा मला नाही आवडत माझ्या एकटेपणाचा करायला दिखावा तरी लोक म्हणतात काय सुंदर आहे देखावा किरण अशी काय येऊन अडकायची झाडात किरण अशी काय येऊन अडकायची झाडात कवळवून समजून मी पाहून घ्यायचे लाडात वादळ येऊन सरलं नुकतंच वादळ येऊन सरलं नुकतंच गाव सजलं पुन्हा तसंच वादळ येऊन सरलं नुकतंच गाव सजलं पुन्हा तसंच आणि सांगत होतं मला हे नेहमीच होतं असंच संकटातून सावरायचं कसं याचा विचार करत बसायचं संकटातून सावरायचं कसं याचा विचार करत बसायचं आणि इतक्याच एक पाखरू वादळाला नडताना दिसायचं तुझ्या ओंजळीत पडणारा पाऊस मला ओळखीचा वाटला तुझ्या ओझळीत पडणारा पाऊस मला ओळखीचा वाटला बहुधा बरसण्याआधी माझ्यासारखाच होता दाटला चल जाऊ किनारी बरं चल जाऊ किनारी ऐकायला लाटांचा आवाज चल जाऊ किनारी ऐकायला लाटांचा आवाज अन बघ तिथे रात्र कशी सुरांचा करते रियाज चिंब भिजलेल्या अंगावरचा प्रत्येक थेंब बदलाव होती चिंब भिजलेल्या अंगावरचा प्रत्येक थेंब बनला मोती बहुधा कोसळणाऱ्या पावसाला याची पूर्वकल्पना होती मग सुरू होतो कुठे आठवणींचा शिवणींचा खेळ मग सुरू होतो आठवणींचा पाठशिवणीचा खेळ अन कळत नाही संपते कधी तीन सांजेची वेळ मावळतीचं आकाश भरून यायचं इतकं मावळतीचं आकाश भरून याचं इतकं आणि तुझ्यासमोर मला असंच व्हायचं होतं व्यक्त इथं प्रत्येकाचा मित्र आणि मैत्रीण नेहमी मनात असणारी इथं प्रत्येकाचा मित्र आणि मैत्रीण नेहमी मनात असणारी ठरवलं तर समोर तर मैत्री अदृश्य राहून दिसणारी वाळवी लागलेल्या ओंडक्याला एकदा पालवी फुटली वाळवी लागलेल्या ओंडक्याला एकदा पालवी फुटली आणि त्याची जगायची जिद्द अगदीच माझ्यासारखी वाटली तुझा स्पर्श माझ्यासाठी खूपच नवा होता तुझा स्पर्श माझ्यासाठी खूपच नवा होता असो माझ्या स्पर्शाला तो नियमानं हवा होता <laughs> मावळतीचा सूर्य डोळ्यांनी पाहायला मावळतीचा सूर्य डोळ्यांनी पाहायला आणि तो निघायला मी नेमका यायला दिवे लागणीच्या वेळी घर जातं भारावून दिवे लागणीच्या वेळी घर जातं भारावून आणि तेव्हा माझा देव घर पाहतो आत येऊन तुझ्यावर विश्वास होता तुला सगळं टाकलं देऊन तुझ्यावर विश्वास होता तुला सगळं टाकलं देऊन का माहिती आहे वेड्या श्वास आणि तुझा विश्वास पाहून वाढलेला गुंता सोडवायचं असं दोघात ठरायचं बरं का वाढलेला गुंता सोडवायचं असं दोघात ठरायचं आणि गुंता सोडवणार इतक्यात गुंत्यानंच खोल जायचं दोघांनी पार लुटलं सौंदर्य खुलत असलेलं दोघांनी पार लुटलं सौंदर्य खुलत असलेलं लुटून झाल्यावर खरंच मला ओठांवर दिसलेलं चाळीतलं बालपण माझं असंच काहीसं गेलं चाळीतलं बालपण माझं असंच काहीसं गेलं हल्ली उंच इमारतीत राहून कोंडून ठेवून मेलं ठरवलं असतं तर बरंच काही असतं झालं ठरवलं असतं तर बरंच काही असतं झालं आणि दोघातलं अंतर बघून माझ्याही लक्षात आलं एकानं मला विचारलं ए गड्या काय असते रे ही नियती एकानं मला विचारलं गड्या काय असते रे ही नियती मी म्हणालो वेड्या तीच ती तिला आपलं सगळं माहिती मध्यरात्र झाल्या तरी भेटायची ती दोघं मध्यरात्र झाली तरी भेटायची ती दोघं आणि दोघांना बघायला गाव राहायचं जाग बाहेर सुटलेलं वादळ दारात येऊन परतायचं बरं का बाहेर सुटलेलं वादळ दारात येऊन परतायचं आणि आईनं लावलेलं काजळ अन आईनं लावलेलं काजळ नेमकं मला आठवायचं कातरवेळ झालेली अंतू होता येणार कातरवेळ झालेली अंतू होता येणार मी विचारात पडले आता याला नेमकं काय देणार